ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्यायी सत्याऐंशी वा श्रुतीने केलेली भगवंताची स्तुती आणि ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मविद्या परीक्षिताने विचारली भगवन ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाहीत दुसऱ्या बाजूला सर्व श्रुतींचा विषय तर तीन गुण हाच आहे अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कसे काय करतात तेव्हा शुक म्हणाला भगवंतानी जीवाना अर्थ धर्म काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी इंद्रिये मन आणि प्राणांची निर्मिती केली ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले जो कोणी श्रद्धापूर्वक यांचे श्रवण मनन करतो तो सर्व उपाधीपासून मुक्त होऊन परम कल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो याविषयी मी तुला नारायणाशी संबंधित एक कथा ऐकवतो ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय भगवंताचे भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत असताना सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिक आश्रमात गेले मनुष्य मात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करीत आहेत परीक्षिता एके दिवशी ते कलाप ग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर बसले होते त्यावेळी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकामध्ये राहणाऱ्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रह्मविचार झाला होता तो नारदाला सांगितला भगवान नारायण म्हणाले नारद मुने पूर्वी एकदा जनलोकामध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नैष्टिक ब्रह्मचारी सनक सनंदन सनातन आणि ऋषींचे ब्रह्मसत्र झाले होते म्हणजेच ब्रह्मविषयक चर्चासत्र झाले होते त्याचवेळी तू माझ्या श्वेतद्वीपाधिपती अनिरुद्धाचे दर्शन घेण्यासाठी श्वेतद्वीपाकडे गेला होतास त्यावेळी तिथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती जो तू मला आता विचारलास तोच प्रश्न त्यावेळी तिथे उपस्थित केला गेला होता सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे चारही भाऊ शास्त्रीय ज्ञान तपश्चर्या आणि स्वभाव या बाबतीत समान आहेत त्यांना शत्रू मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटतात त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केली आणि अन्य भाऊ श्रोते झाले सनंदन म्हणाला पहाटे झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम व सुयशाचे गायन करून त्याला जागे करतात त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तीसहित झोपी जातो तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्यांना जागे करतात श्रुती म्हणतात ज्यांना कोणी जिंकू शकत नाही अशा प्रभू आपला जय जयकार असो जय जयकार असो आपण स्वभावतात सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण आहात म्हणून चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकवणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा नाश करा प्राण्यांमधील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात कधी आपण मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता तर कधी मूळ सचिदानंद स्वरूपात राहता आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो ज्याप्रमाणे घटाधिकारी मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच लय पावतात त्याप्रमाणे जे आपल्यामध्येच कोणताही बदल न घडता हे सारे इंद्रियांना कळणारे विश्व जे आपल्यापासून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असतात म्हणून वेदमंत्र आणि मंत्रदृष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चारण तेही आपल्या संबंधीच आहे असे त्यांना वाटते कारण आपल्याशिवाय अन्य वस्तूच नाही जसे माणसानी कुठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीवर ठेवला असेच होते म्हणूनच हे त्रिगुणात्मक मायाधिपती विवेकी लोक सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणाऱ्या तुमच्या कथामृत सागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करतात तर मग हे पुरुषोत्तमा ज्यांनी आत्मज्ञानाने अंतकरणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्याची दोष दूर केले आहेत आणि त्यामुळे जे अखंड आनंद स्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झाले आहेत त्यांचे पापताप नाहीसे होतील यात शंकाची कसली हे भगवन मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तरच त्यांचे जीवन सफल होईल नाहीतर त्यांचे श्वासोश्वास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत आपल्या अनुग्रहामुळेच महत्त्व अहंकार इत्यादी जडतत्वाने ब्रह्मांड रचले अन्नमयादी पाच कोशात त्याच्या आकाराने राहून आपण त्याला चैतन्यमय केले या पाच कोशांचा आधार असलेली ब्रह्म ही आपणच आहात किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्याही पलीकडे असणारे व त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहणारे साक्षीभूत सत्य तत्व आपणच आहात ऋषीने आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्माची उपासना स्थूल दृष्टीने साधक करतात जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना आरुणी साधक करतात हे अनंता त्या हृदयातून सुषुप्ना नावाची जी एक नाडी तुमच्या साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंध्रात गेली आहे तिथे काही साधक तुमची उपासना करतात या साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही स्वतःच निर्माण केलेल्या निरनिळ्या योनीमध्ये उपादान कारण रूपाने आपणच असून जीवरूपाने जणू प्रवेश केला आहे अग्नी जसा लहान मोठ्या लाकडामुळे लहान मोठा वाटतो त्याप्रमाणे त्याच्या योनीत राहण्यामुळे आपण लहान मोठे भासता म्हणूनच निर्मल अंतकरण असलेले निष्काम भक्त मिथ्या असणाऱ्या सर्व योनीत सत्य सर्वत्र समान एकरस असे तुमचे स्वरूपच असल्याचा अनुभव घेतात स्वतःच्या कर्माने निर्माण केलेल्या शरीरात राहणारा कार्यकारण रहित असा जो जीवात्मा तो सर्व शक्तीसंपन्न असे आपलेच स्वरूप आहे ज्ञानी लोक जीवाच्या या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात कर्माच्या समर्पणाचे स्थान व मोक्ष स्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात कारण या उपासनेनेच जीवाला मीच ब्रह्माही हा साक्षात्कार होतो हे परमेश्वरा कळण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणाऱ्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिविध ताप नाहीशे करतात त्यांना मोक्षाची ही इच्छा नसते इतकेच काय पण काही जण तर आपल्या चरणकमलांचे हंस बनून सेवा करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा हितचिंतक आणि मित्र बनते शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक मित्र व आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असतात अशी सर्व सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव की ते आपल्या उपासनेत रमत नाहीत उलट शरीर घरदार इत्यादी विनाशी वस्तूत रमून स्वतःची अधोगती करून घेतात परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जडल्याने पशु पक्षादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होतात आणि या भयंकर जन्म मृत्यूरूप प्रपंचातच ते भटकत राहतात योगीजन प्राण मन इंद्रिय यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने अंतकरणात ज्या तत्वरूप आपली उपासना करतात त्याच तत्वाला तुमचे सुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने पात्र होतात शेषनागाच्या शरीराप्रमाणे असणाऱ्या तुमच्या बाहूवर आसक्त होणाऱ्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणाऱ्या आमची श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याच योगाने असो द्वेषाने असो प्रेमाने असो की अद्वितीय भावने नसो तुमचे स्मरणच तुमची प्राप्ती करून देणारे आहे हे भगवन अनादिव अनंत अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव त्यानंतर आध्यात्मिक व आधीदैविक देवगण उत्पन्न झाले त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्म मृत्यू त्याही नंतरचे आहेत त्यापैकी कोण बरे जाणू शकेल शिवाय ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्या हात समाविष्ट करून झोपी जातात त्यावेळी तर स्थूल सूक्ष्म जग काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते तर मग तुमचे ज्ञान कोणाला कसे होणार वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात नयायिक एकवीस प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष मानतात सांख्य आत्मी अनेक मानतात मीमांसक कर्म फलालाच सत्य मानतात श्रुती विरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे परमात्मा त्रिगुणात्मक आहे ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञानमूलक आहे अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणारे आपल्या ठिकाणी हा भेद कुठून असणार तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणेच सत्य मानतात सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारला जातो ना तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले व आपण ज्यामध्ये प्रवेश केला आहे असे हे जग आत्मज्ञानी निश्चयाने आत्मस्वरूपच मानतात सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे असे समजून जे तुमची सेवा करतात ते जन्म मृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात म्हणजेच ते मुक्त होतात परंतु तुमच्यापासून जे दूर जातात ते जरी विद्वान असले तरी त्यांना तुम्ही जनावरांना बांधावे तसे मायेच्या दाव्याने बांधून टाकता याउलट जे तुमची भक्ती करतात ते स्वतःला आणि इतरांनाही पवित्र करतात भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना भगवंताचा साक्षात्कार होतो हे प्रभू आपण इंद्रिय रहित आहात स्वयंप्रकाश आहात आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरुरी नाही साऱ्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्य करतात म्हणूनच मायावेष्टीत ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करतात आणि मनुष्यांनी दिलेली हव्य कव्यादी भक्षण करतात ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असतील तेथे कार्य तुमच्या भीतीने पार पाडतात हे मायारहित प्रभो जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने मायेमुळे उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म शरीराने युक्त होऊन निरनिराळ्या चराचराचा जन्म होतो आपण आकाशाप्रमाणे सर्वाशी सम असून परम दयाळू आहात आपल्याला कोणी सुखी नाही की परकीय नाही या सृष्टीच्या प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होता हे नित्य एकरस प्रभू जर जीव वास्तविक अनंत नित्य आणि सर्वव्यापी असतील तर ते आपल्यासारखेच असल्यामुळेच आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही मात्र असे नसेल तर आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल उपाधीने का ना पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले ते कारण सर्व जीवामध्ये असल्यामुळे परमात्माच सर्व जीवांचा नियंत्रण ठरतो जे लोक आपल्याला जाणले असेच म्हणतात त्यांना आपण कधीच कळलेले नसता कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगळी ठरते आणि आपण तर नित्य एकरूप असे आहात प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण यापासून बुडबुडे तयार होतात तसेच पुरुष व प्रकृती या दोहोच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले पाहिजे त्यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपासह कारण अशा तुमच्यामध्येच विलीन होतात जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात हे प्रभू तुमच्या मायेमुळे हे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत आहेत हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार निवर्तक अशा आपल्याला शरण येतात जे आपल्याला अनुसरतात त्यांना संसार भय कोठून असणार मात्र ज्यांची भ्रुकुटी हाच तीन ऋतू असणारा काळ आहे तो आपल्याला शरण न येणाऱ्यांना भयभीत करतो आपल्याला शरण आल्यास संसाराचे किंवा काळाचे भय उरत नाही हे अजन्मा प्रभू ज्यांनी इंद्रिय व प्राण यांचा निग्रह केलेला आहे पण जे गुरुचरणांना शरण गेले नाहीत ते जर उच्छृंखल व अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याचे त्यांना फक्त कष्टच होतील व त्यांच्यावर शेकडो संकटे येतील जशी नावाड्याशिवाय नाव घेऊन समुद्र प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची गत होती तशी त्या साधकाची गत होते सर्व रस स्वरूप असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणाऱ्या माणसाला आपतेष्ट पुत्र शरीर पत्नी धन घर जमीन जुमला प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरुरी आहे याउलट आत्मसुख हेच सत्य सुख आहे हे न जाणणाऱ्या आणि सुखासाठी मैथुनादी गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अज्ञानी लोकांना मुळातच नश्वर व निस्सार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे या पृथ्वीतलावर हृदयात आपल्या चरणकमलांना धारण करणारे व त्यामुळेच ज्यांचे चरणतीर्थ पाप नाही करते असे ऋषीसुद्धा अहंकार रहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थांचा व आश्रमांचा आश्रय करतात माणसाने नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणी एक वेळ जरी मन लावली तरी ते पुन्हा माणसाचे विवेक वैराग्यादी गुण नाहीसे करणाऱ्या घराकडे फिरकत नाहीत कारण व कार्य एकरूप असतात या नियमाप्रमाणे हे विश्व सततत्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत आहे असे म्हणावे तर ते तर्कदृष्ट ठरत नाही कारण जग हे असत्य आहे कारण व कार्य एकरूप असतात हा नियमही निरपवाद नाही जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारण भाव असला तरी एकरूपता नसते काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले तरी त्या ठिकाणचे कार्य हा साप काल्पनिक असतो या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे याचप्रमाणे सत्तत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळेच ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यामुळे काही बिघडत नाही त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारमार्थिकतेला बाध येत नाही कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि ही अंध परंपरा अनादी काळापासून चालू आहे अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमित करते हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही त्यावरून हे सिद्ध होते की मध्ये सुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते म्हणूनच माती इत्यादी कारणापासून उत्पन्न झालेल्या घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेंद्रियांना आपलेच खरे रूप समजतो तेव्हा त्याचे मूळचे नित्य शुद्ध बुद्धादी स्वरूप लोप पावते आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो परंतु हे प्रभू आपण मात्र सापाने काच टाकावी तसा मायेचा त्याग करता म्हणून आपले ऐश्वर नित्य आपल्याबरोबरच राहते त्यामुळे अष्टसिद्धीयुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहता हे भगवन अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या इंद्रियातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मनी आठवण नसल्यामुळे इकडे तिकडे धुंडाळावा त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहतात पण आपण त्यांना मात्र सापडत नाही जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन करण्यासाठी कष्ट करावे लागतात शिवाय जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वतःच्या विहित कर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहते हे भगवन आपले वास्तविक स्वरूप जाणणाऱ्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्यपापाच्या सुखदुःखरूप फळाची जाणीव होत नाही त्यावेळी निषेध प्रतिपादन करणारे शास्त्र सुद्धा त्याला लागू होत नाही शिवाय ज्या माणसाने दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशाचे संताकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हाला स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित केली त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता हे भगवन स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही तर आपल्याला सुद्धा तो लागला नाही कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल प्रभो जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंतकण उडत असतात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट सात आवरणासहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात आम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंना हे नव्हे हे नव्हे म्हणजे नेती नेती असा निषेध करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो भगवान नारायण म्हणाले अशा प्रकारे सनकाधिक ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वतःचे नित्य सिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी सनंदनांची पूजा केली अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणाऱ्या त्या आकाशकामी महात्म्यांनी सर्व वेद पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रा तू सुद्धा श्रद्धायुक्त अंतकरणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वी तलावर विहार कर ही विद्या माणसाच्या सर्व वासना भस्म करणारे आहे शुक म्हणाला परीक्षिता संयमी ज्ञानी पूर्णकाम आणि नैष्टिक ब्रह्मचारी अशा नारदाने भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले नारद म्हणाला भगवन परम पवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार असो आपण सर्व प्राण्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता नारदाने अशा प्रकारे आदि ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्षात पिता असलेल्या श्रीकृष्ण द्वैपांनाच्या आश्रमाकडे प्रयाण केले व्यासानी त्यांचा यथोचित सत्कार केला आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले राजन मनवाणीच्या पलीकडे असणाऱ्या गुणरहित अशा परमात्म्यामध्ये मनाचा प्रवेश कसा होतो हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगितले भगवानच या विश्वाचा संकल्प करतात तसेच त्याच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी तेच असतात प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत तेच ही सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान सोडतो त्याचप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निराश केलेल्या संसारभय दूर करणाऱ्या श्रीहरींचे निरंतर चिंतन करीत राहावे या ठिकाणी सत्याऐंशीवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू